अध्याय दोनशे दहावा अध्यात्म विचार युधिष्ठिर म्हणाला पितामह मोक्षप्राप्तीचा श्रेष्ठ उपाय कोणता हे यथातथ्य समजावे अशी माझी इच्छा आहे यास्तव हे वक्तृश्रेष्ठ तो मला निवेदन करा भीष्म म्हणाले याविषयी एका शिष्याचा गुरुशी मोक्षासंबंधाने झालेला संवाद प्राचीन इतिहास म्हणून सांगत असतात तो असा कोणी एक सत्यप्रतिज्ञ जितेंद्रिय आचार्य व अतिशय तेजस्वी असा एक महात्मा ऋषी श्रेष्ठ ब्राह्मण होता तो एकदा स्वस्थ बसला असता परमबुद्धिमान कल्याणेच्छू आणि ज्याचे अंतःकरण अगदी एकाग्र झाले आहे असा एक शिष्य त्याचकडे आला व हात जोडून म्हणाला भगवन जर आपण माझ्या सेवेने प्रसन्न झाला असाल तर मला जो एक मोठा संशय आहे त्याचे आपण निराकरण करावे हे द्विजश्रेष्ठ मी आणि आपण हे उभयताही या जगतात का व कोठून आलो हे मला यथातथ्य सांगा तसेच उपादान कारणाच्या दृष्टीने पाहता सर्व भूते सारख्याच योग्यतेची आहेत कारण सर्वांची उत्पत्ती पंचमहाभूतापासूनच आहे मग यापैकी कोणाचा क्षय तर कोणाचा उदय अशी कार्य का घडत असतात त्याचप्रमाणे वेदामध्ये अथवा स्मृतीमध्ये वगैरे जी वाक्य आहेत त्यापैकी काही लौकिक आहेत आणि काही व्यापक आहेत असे वैषम्य का हे विद्वन या सर्वाचा आपण योग्य प्रकारे उलगडा करून सांगा गुरु म्हणाला हे महाप्राज्ञा शिष्या ऐक हा अध्यात्म विचार सर्वाहून श्रेष्ठ असून सर्व वेदांचे व विद्यांचे केवळ सर्वस्वच आहे आणि वेदांनीच ह्या उपकारक विचाराचे संरक्षण केले आहे इंद्रियाधिकांहून पर असणारा जो वासुदेव तोच या वेदाचे मुख अर्थात प्रणव असून तो सत्य आणि ज्ञानस्वरूपी आहे बाह्येंद्रिय व अंतःकरण यांचा निग्रह सुखदुःखादी द्वंद्वाचे सहन सरलता आणि यज्ञ ही सर्व तोच आहे त्यालाच वेदवेत्ते लोक अव्यक्त सृष्टी व प्रलयाचा करता सनातन विकारशून्य आणि विश्वव्यापक ब्रह्म असे म्हणतात तेच हे ब्रह्म वृष्णिकुलामध्ये अवतीर्ण झाले आहे त्याचे तत्व प्रकाशित होईल असा वृत्तांत कथन करतो तो ऐक अत्यंत तेजस्वी देवाधिदेव विष्णू याचे हे महात्म्य ब्राह्मणाने ब्राह्मणांना क्षत्रियाने क्षत्रियांना वैश्याने वैश्यांना आणि शूद्रांनी उदारांतकरण अशा शूद्रांना सांगावे हे कल्याण तू हे ऐकण्यास योग्य आहेस यास्तव हे श्रीकृष्णाचे आख्यान श्रवण कर बाबा रे सृष्टी आणि प्रलय यावरून ज्याचे ज्ञान होते असे हे अनादी आणि अनंत जे कालचक्र ते श्रीकृष्णाचे श्रेष्ठ असे स्वरूप आहे त्या सर्वभूतनायकाच्याच आधाराने हे सर्व त्रैलोक्य चक्राप्रमाणे फिरत राहिलेले आहे हे पुरुषश्रेष्ठा त्या पुरुषोत्तमालाच अविनाशी अव्यक्त व मोक्षस्वरूपी शाश्वत ब्रह्म असे म्हटले आहे यानेच आपल्या ज्ञानमय किरणांनी सर्व विश्व व्याप्त केले आहे हाच निर्विकार परमात्मा देव पितर ऋषी यक्ष राक्षस नाग असुर व मनुष्य यांना निर्माण करतो वेद शास्त्रे आणि शाश्वत असे लोकधर्म हेही याच्याच पासून निर्माण झाले आहेत हाच प्रलयकाली प्रकृतीमध्ये याचा लय करतो व युगाच्या आरंभी पुनश्च ह्यांना उत्पन्न करतो ज्याप्रमाणे एकदा निघून गेलेले वसंतादी ऋतू पुनरपी प्राप्त झाले म्हणजे त्यातील पूर्वीच्याच गोष्टी पुनरपी दृष्टीगोचर होतात त्याचप्रमाणे युगाच्या आरंभी पूर्व युगातील पदार्थ उदय पाहू लागतात पुढे जे जे युगाच्या आरंभी कालगतीने निर्माण झाले होते त्याचे त्याचे ज्ञान लोकव्यवहारावरून होऊ लागते प्रलयकाली अंतर्धान पावलेले वेद आणि इतिहास हे ब्रह्मदेवाच्या अनुज्ञेने व तपाच्या आचरणाने महर्षींना प्रथम मिळाले त्यापैकी वेदांचे ज्ञान ब्रह्मदेवाला झाले बृहस्पतीला वेदांच्या अंगांचे ज्ञान झाले शुक्राने लोकहितकारक नीतिशास्त्र कथन केले नारदाला गांधर्व विद्येचे ज्ञान झाले धनुर्विद्या भरद्वाजांना समजली गार्ग्याला देवर्षीचे चरित्र कळले आणि कृष्णात्रयाला चिकित्साशास्त्र समजले पुढे वादशील अशा निरनिराळ्या अनेक पुरुषांनी न्यायाधिक निरनिराळी शास्त्रे निर्माण केली आणि युक्ती वेदवचने व सदाचार यांच्या अनुरोधाने सगुण ब्रह्म कथन केले ते केवळ उपास्य होय तो केवळ उपासनेचा विषय आहे त्याहूनही पर आणि अनादी असे जे ब्रह्म त्याचे ज्ञान देवतांना अथवा ऋषींना स्वतंत्रप्रमाणे झालेले नाही ते केवळ जगाचा पालक जो प्रभू भगवान विष्णू त्याला मात्र झाले आणि त्याच्यापासून सांसारिक दुःखावरील केवळ औषधच असे हे श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान ऋषीगण मुख्य मुख्य देव दैत्य आणि प्राचीन राजर्षी यांना झाले परमात्म्याच्या प्रेरणेने प्रकृतीपासून सर्व जगताची उत्पत्ती होते त्याला धर्माधर्माचा संबंधही जखडलेला जडलेला असतो अशा रीतीने हे विश्वचक्र सारखे फिरत असते एका दीपापासून जसे दुसरे सहस्रावधी दीप निर्माण होतात तशीच प्रकृतीपासून अनेक कार्य उत्पन्न होतात आणि ती अनंत असल्यामुळे प्रकृतीचा क्षयही होत नाही मायाधिष्ठित अशा परमात्म्यापासून कर्मबलाने महत्त्व उत्पन्न होते महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो अहंकारापासून आकाश निर्माण होते आकाशापासून वायू निष्पन्न होतो वायूपासून तेजाची उत्पत्ती होते तेजापासून जल जन्म पावते आणि जलापासून पृथ्वीचा उदय होतो याप्रमाणे अव्यक्त प्रभुदी ही आठ मूल प्रकृती असून जगाचे अस्तित्व याच्यावरच अवलंबून आहे परमात्म्याने अधिष्ठित अशा त्या आठ मूल प्रकृतीपासून पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रियांचे पाच विषय व मन हे सोळा विकार उत्पन्न झाले यापैकी श्रोत्र त्वचा नेत्र जिव्हा आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये होत पाय हात वाणी गुद व जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिय होत आणि शब्द स्पर्श रूप रस व गंध हे पाच विषय होत मन हे या सर्वांचे व्यापक आहे आणि म्हणूनच ते त्या सर्वांमध्येही वास्तव्य करणारे आहे किंबहुना हे सर्व मनाचीच स्वरूपे आहेत रसज्ञानाच्या वेळी मनालाच रसना अशी संज्ञा मिळते भाषणकाली यालाच वाणी असे म्हणतात सारांश पूर्वी सांगितलेल्या सर्व संज्ञा अंतःकरणाच्याच आहेत इंद्रियांचा ज्याच्याशी संबंध आहे ते सर्व अभ्यंतर आणि बाह्य पदार्थ म्हणजे मनच होय हे सोळा विकार निरनिराळ्या देवताच आहेत असे समजावे या षोडश पदार्थांच्या योगाने ज्ञानदात्या परमात्म्याची उपासना करीत असतात जेव्हा हे जलाचे कार्य आहे तसे गंध हे पृथ्वीचे श्रवण आकाशाचे नेत्र अग्नीचे आणि स्पर्श हे वायूचे कार्य आहे ही सर्व कार्ये सर्व प्राण्यांमध्ये सदैव वास्तव करतात तसेच मन हे सत्वगुणाचे कार्य असून सत्वगुण हा प्रकृतीचे कार्य आहे व सर्व प्राण्यांचा आत्मा जो ईश्वर त्याचे ठाई तो उपाधिरूपाने वास्तव्य करीत आहे असे बुद्धिमान पुरुषांनी समजावे ज्याला प्रकृतीहून पर असे म्हणतात त्या प्रवृत्ती शून्य आणि कूटस्थ अशा परमात्म्याच्या आश्रयाने हे सर्व पदार्थ चराचर जग चालवीत असतात नवद्वारांनी युक्त असे शरीररूपी पवित्र नगर या पूर्वोक्त पदार्थांनी युक्त असते व महान असा आत्मा त्याला व्यापून राहिलेला असतो म्हणूनच त्याला पुरुष असे म्हणतात तो अजर व अमर असून मूर्त व अमूर्त ही त्याचीच स्वरूपे आहेत असे वेदात सांगितले आहे तो व्यापक आहे सगुणही आहे आणि सूक्ष्मही असून सर्व प्राणी व सत्वादी गुण यांना आश्रयभूत आहे शरीरामध्ये असल्यामुळे जरी ह्याला परिच्छिन्नता आली तरी परमात्म्याहून याच्यात काही भेद नसतो तर ज्याप्रमाणे दीप लहान अथवा मोठा असला तरी तो प्रकाशाक प्रकाशात्मकच असतो त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये वास्तव्य करणारा आत्माही परमात्म्याप्रमाणे ज्ञानस्वरूपी आहे त्याच्याच योगाने श्रवणेंद्रियाला शब्दाचे व चक्षुरेंद्रियाला रूपाचे ज्ञान होते वस्तुता शब्दाचा श्रोता अथवा रूपाचा द्रष्टा परमात्मा असून इंद्रियांचे आश्रयस्थान असा जो देव तो आत्म्याला होणाऱ्या शब्दादी ज्ञानाचे एक द्वार आहे आत्मा हा सर्व कर्मांचा कर्ता आहे ज्याप्रमाणे काष्ठामध्ये अग्नी असला तरी तो काष्ठ फोडल्याने दृष्टीगोचर होत नाही त्याप्रमाणेच शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचेही दर्शन शरीर छिन्न केल्याने होत नाही तर योगाच्याच सहाय्याने शरीरांतर्गत आत्म्याचे ज्ञान होते ज्याप्रमाणे काष्ठागत अग्नी काही उपायाने काष्ठाचे मंथन केले म्हणजे दिसतो त्याप्रमाणे योगाच्या सहाय्याने अनुसंधान केले म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार होतो नदी आणि तेथील पाणी किंवा सूर्य आणि त्यांचे किरण यांचा संबंध जा नित्य असतो तसाच आत्मज्ञान झाले नाही तर शरीर आणि आत्मा यांचा संबंध कायमचाच होऊन बसतो ज्याप्रमाणे स्वप्नरूपी निरनिराळी अवस्था प्राप्त झाली तरी ती मध्ये आत्मा आणि पाच इंद्रिये वगैरे पूर्वीचीच असतात त्याप्रमाणेच एका देहाचा नाश होऊन दुसरा देह प्राप्त झाला तरी आत्मा तोच असतो याला जो पूर्वीच्या देहाचा वियोग होतो अथवा जे नवीन शरीर प्राप्त होते त्याचे कारण कर्म हेच आहे आत्म्याला त्याने केलेले बलवत्तर कर्म दुसरीकडे खेचून नेत असते आता आत्मा एका देहाचा त्याग करून दुसऱ्या देहात कसा जातो हे समजण्यासाठी दुसऱ्याही भूत समुदायाचे वर्णन तुला सांगतो ओम तत्सत